आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज एक सौ सात दशमलव आठ एफ एम अच्छा आता एक पाठी इथं पण आहे की पार्लरच्या समोर यात काय असेल वाचा तरी नक्की वाचा वाचा लवकर वाचा हा आमच्या इथून निघालेल्या सुंदर मुलीला पाहून शिट्टी वाजू नये का बर अरे ती तुमची आजी असू शकते <laughs> रेडियो पुनेरी आवाज एक सौ सात दशमलव आठ एफ एम पुनेरी पाटिया का हो का नमस्कार आपण ऐकत आहेत Radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत या कार्यक्रममध्ये एक मुलाखत कार्यक्रमचे आजचे आपले खास पाहुणे आहे बालासाहेब गोरपडे आणि शिर्डी इथले आहेत आणि त्यांच्या खूप खूप स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये धन्यवाद <laughs> नमस्कार बालासाहेब कशा आहेत तुम्ही खूप छान <laughs> आणि तुमचा आम्ही प्रोग्राम्स वगैरे ऐकत असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगवरती खूप म्हणजे चांगलं विवरण करतात विश्लेषण करतात तर आजच्या या जगामध्ये जेव्हा आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो क प्रत्येक व्यक्तीला काही ना काही नेगेटिव्ह विचार करण्याची एक अभ्यासच पडलेला सवय झाला <laughs> बरोबर आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात की पॉझिटिव्ह थिंकिंग करा हा कसं शक्य येईल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग का करायला पाहिजे याच्यामध्ये मी श्रोत्यांना एक सांगू शकतो आपल्या मनामध्ये जे दिवसभर विचार चालतात तर त्या विचारांचं कधी आपण अवलोकन करत नाही जरुरी नाही की आपल्या मनामध्ये फक्त सकारात्मकच चिंतन चालतं मेजॉरिटी आपल्या मनामध्ये पास्टचे जे थॉट्स आहे हे जे काही गोष्टी जीवनामध्ये घडून गेल्या त्याच्याविषयी आपण विचार करतो तर त्याला व्यर्थ चिंतन म्हटलं जातं त्याच्यानंतर प्रेझेंटमध्ये फक्त आपण आपल्या जीवनामध्ये मनामध्ये पाच फाईव्ह पर्सेंट आपण विचार करतो आणि उरलेले जे पंधरा पर्सेंट हे ते आपले भविष्याचे विषय असतात मग हे जे पास्ट प्रेझेंट आणि जे फ्युचर आहे याच्यामध्ये जर आपण विवरण केलं तर सकारात्मक चिंतनाचा जो भाग हा खूप कमी प्रमाणात असतो आणि सकारात्मक चिंतन जर आपल्याला जीवनामध्ये काही रचनात्मक कार्य करायचे जीवनामध्ये जर आपल्याला पुढं जायचं आहे आपल्याला जर आपली ऊर्जाला जर आपल्याला वाढ व्हायचं तर सर्वात प्रथम आपली सकारात्मक चिंतनची कला आपल्याला येणं गरजेचं आहे आज जर आपण बघितलं तर मेजॉरिटी लोकांचा जो दृष्टिकोन आहे दुसऱ्यांकडे बघण्याचा जो आहे हा कमी कमजोरी आपण बघतो आणि त्यामुळे एक व्यर्थचिंतन किंवा दुसऱ्यांच्या प्रती जिथं आपल्याला जरुरी नाही आहे तिथं आपण त्या गोष्टींकडे ध्यान देतो आणि ह्या सर्व गोष्टींमुळं आपला जो समय आहे साधारण संकल्प व्यर्थ संकल्प याच्यामध्ये सर्वात जास्त जातो ज्या वेळेला आपण एक समानतेची भावनेनं लोकांकडे बघण्याला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक सोल कॉन्शियसची भावना निर्माण होते आणि सोल कॉन्शियसची ज्यावेळेला भावना निर्माण होते तर हा एक सकारात्मक चिंतनचा मूलभूत पाया आहे जर सकारात्मक चिंतन आपल्याला करायचं तर एक हरेकला प्रत्येक व्यक्तीला आपण एक आपण शाळेमध्ये असताना पण प्रतिज्ञा म्हणायचो की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे भाऊ बहिणी आहेत तो जर दृष्टिकोन आजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण वापरला तर व्यर्थ दृष्टिकोन नकारात्मक दृष्टिकोन बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते येणार नाही फक्त एक सकारात्मक दृष्टिकोन राहील आणि जीवनामध्ये ज्यावेळेला आपण एक सकारात्मक दृष्टिकोन स्वतःच्या प्रति यूज करायला लागतो त्यावेळेला एक स्वतःला एक फील होता की मी जीवनामध्ये किती जरी बिकट परिस्थिती असली तर त्या परिस्थितीमधून बाहेर निघू शकतो कारण ज्या वेळेला मी स्वतःशी जुडतो त्यावेळेला मी ईश्वराशी पण जुडू शकतो जर मी स्वतःशी जुडलेलो नाही तर मी ईश्वराशी जुडू शकत नाही पण पहिला बेसिक हा आहे की आपण आपल्याशी जुडणं आणि ज्या वेळेला आपण आपल्याशी जुडतो त्यावेळेला ईश्वराशी जुडणं सहज होतं आणि ईश्वर हा पॉझिटिव्ह थिंकिंगचा गुणांचा शक्तींचा स्रोत आहे ज्यावेळेला ईश्वराशी आपलं कनेक्शन जुडतं त्यावेळेला ह्या ज्या गोष्टी ह्या कॉमन वाटतात परचिंतन करणं दुसऱ्यांच्या कमी बघणं असं वाटतं की आपण वेस्ट ऑफ टाईम केला जीवनामध्ये यापेक्षा जर आपण ईश्वराचं चिंतन केलं किंवा स्वतःचं जर चिंतन केलं तर त्यामध्ये ईश्वराकून अफाट शक्ती आपल्याला मिळतात अनंत स्रोत आपल्याला ईश्वराकून मिळतो आणि आत्मा चार्जेबल होते आणि ज्या वेळेला आत्मा चार्जेबल होते त्यावेळेला आपण एकमेकांना चांगलं कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देतो दुसऱ्यांना आपण मोटिवेट करतो मी जर सकारात्मक हे तरच मी दुसऱ्यांना मोटिवेट कराल अच्छा <laughs> जर मी नकारात्मक हे तर मी येतो स्वतःच माझे जे निगेटिव्ह थॉट्स हे मला दूर घेऊन जातील एक तर स्वतःपासून दूर नेतील दुसऱ्या लोकांपासून दूर नेतील म्हणजे अपोजिट जे निगेटिव्ह साईड आहे इतनी बॅड आहे की त्याच्यामुळं लोक डिप्रेशनमध्ये जातात अनेक बिमाऱ्या पैदा करतात त्याच्या जर आपण पॉझिटिव्ह जर भाग बघितला तसं जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह अच्छाई बुराई प्रत्येकामध्ये आहे विश्वामध्ये जितके काही आत्मे आहेत जे रोल आहेत प्रत्येकामध्ये आहेत परंतु त्यामध्ये जर मी एक साईड जर बघितली की ह्या व्यक्तीमध्ये पॉझिटिव्हिटी आणि गुण भरपूर प्रमाणात आहे आणि त्या गुणांना जर आपण मोटिवेट केलं तर तो व्यक्ती पुढं जाऊ शकतो आणि त्याची जी ब्लेसिंग आहे ही मला हमेशा मिळते की ह्या व्यक्तीनं माझे विशेषता बघून गुण बघून मला पुढं केलेलं आहे तर आपल्या जीवनामध्ये बेसिक जर आपण बघितलं लहानपणापासून आपल्या जीवनामधला पहिला जो गुरु हा आई असतो बाकीच्या लोकांना मुलामधले अवगुण दिसतील पण आई जी असते आईला कधी मुलामधली अवगुण दिसती नाही कारण ती त्याचं भविष्य बघत असते म्हणून ती गुणांना शोधून त्याला मोटिवेट करत असते जरी तो शाळेमध्ये मठ्ठ जरी असला तरी ती त्याला <laughs> प्रोत्साहित करते मोटिवेट करत राहते आणि जरूर जसं एक मला आठवतं की एक वेळेला एक व्यक्तीचं भाषण चालू होतं तर त्यावेळेला हायस्कूलमध्ये ते भाषण चालू असताना ज्या वेळेला ते लेक्चरर मुलांना मोटिवेट करत होते तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की समजा एखादा जर अभ्यासामध्ये जर हुशार नाही आहे परंतु त्याच्यामध्ये जर दुसरी कला आहे गाण्याची कला असो भाषण करण्याची कला असो व्यावसायिक कला असो त्या कलेला परखून जर त्यांना जर फील्ड निवडलं तर त्या क्षेत्रामध्ये तो उंचाई प्राप्त करू शकतो म्हणजेच आपण जर आज समाजामध्ये जर चित्र बघितलं तर प्रत्येकानं आपल्यामधल्या खुबीला आपल्यामधल्या जे विशेषता आहे त्यांना बाहेर आणलं आणि त्या बाहेर आणून प्रत्यक्ष ज्या वेळेला व्यवहारामध्ये आणल्या तर ते लोक आज उंचाईला पोहोचलेले आहेत कोणताही इन्सान जन्मत काही मोठ्या घरात पैदा झालेला नसतो गरीब ते गरीब परिस्थितीमध्ये पैदा झालेलाही इन्सान आज उच्च ते उच्च चाहे डॉक्टर कलाम असो चाहे नरेंद्र मोदी असो इन इवन मदर तेरेसा हो कोणी पण जर आपण बघितलं यांचं जर जीवनचरित्र बघितलं तर विपरीत परिस्थिती यामध्ये यांनी जीवनामध्ये प्रकाशाची कुठंतरी एक किरणे शोधली ज्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये चौकडे अंधकार होता त्यावेळेला कुठंतरी त्यांना फक्त एक लूक मिळाला आणि तो लूक त्यांनी पकडला की मी हे प्राप्त करू शकतो आणि ते कधी मागं हटले नाही ज्या वेळेला तुम्हाला काही एक सकारात्मक कार्य करायचं असतं त्यावेळेला चॅलेंजेस भरपूर येतात संघर्ष येतो परंतु जितका मोठा संघर्ष तितकीच मोठी सफलता आणि तितकीच मोठी जीवनामध्ये जीत असते <laughs> म्हणून सर्वात पहिलं की हम आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याप्रती सकारात्मक स्वतःला स्वतः मोटिवेट करणं दुसरं परमात्म्यानं जी आपल्याला विशेषता दिलेली आहे त्या विशेषताविषयी आपण आपल्याला मोटिवेट करणं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगूसं वाटतं की एक वेळेला काय झालं की रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक व्यक्ती रेल्वेमधून उतरलं त्याने रिक्षा केली रिक्षामध्ये बसला तर ज्यावेळेला रिक्षावाला रिक्षा मागं घेत होता त्यावेळेला एक कारवाला त्यानं त्यानं बघितलं नाही ते रिक्षाला आणि त्या कारवाल्यानं रिक्षावाल्याला धक्का मारला आता गलती कारवाल्याची होती परंतु त्या कारवाला जो व्यक्ती आहे जो ड्रायव्हर आहे त्यानं रिक्षावाल्याला खूप शिव्या दिल्या शिव्या दिल्यानंतर मधला जो व्यक्ती बसलेला होता ज्याला दुसरीकडे जायचं होतं त्याच्याच्यानं राबवलं नाही तर तो म्हटला की मुझे आप ये बताइए मतलब त्यावेळेला तो म्हटला की हे सांगा की गलती तुझी नाही आहे गलती त्याची आहे परंतु गलती त्याची असतानाही त्यानं इतक्या शिव्या दिल्या तुम्ही एक शब्दही का नाही म्हटले तर त्यावेळेला तो जो रिक्षा ड्रायव्हर आहे त्यानं खूप छान उत्तर त्या व्यक्तीला दिलं त्यानं सांगितलं की बघा म्हणे जर त्याला मी काही बोललो असतो तर गोष्ट वाढली असती तो परेशानीमध्ये होता त्याच्या मनामध्ये अनेक काही विचार चालू असतील आणि जसं आगीमध्ये तेल टाकल्यानंतर आग अजून भडकते हो. तसं त्यांना बी क्रोध केला मी क्रोध केला मग त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक फरक काय <laughs> ह्या दुनियामध्ये जितके काही लोक आहेत जितके काही पर्सन आहे दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या आपल्या विचारामध्ये भटकत असतात कोणाला कशाचं टेन्शन कोणाला कशाचं टेन्शन आणि आपण जर त्याला जाऊन टक्कर घेतली तर <laughs> परेशान आपण होणार आपण पण होणार अजून परेशान आणि अजून वायुमंडल खराब होणार आहे त्यापेक्षा आपण शांत राहिल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी बाकी ज्या सर्व गोष्टी आहेत ते एकदम व्यवस्थित होतात <laughs> नमस्कार आपण ऐकत आहेत Radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपण बालासाहेब यांचे विचार ऐकत आहे आणि फार सुंदर त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंगवरती विश्लेषण दिलं की पॉझिटिव्ह थिंकिंग केल्यावर आपण कुठेतरी सकारात्मक ऊर्जाने भरपूर होतो आणि आपण शांती प्रेम आनंदाने आपलं जीवन घडवू शकतो आणि जिथे नेगेटिव्ह एनर्जी आहे ते कुठे ना कुठे टकराव एक्झाम्पल्स त्यांनी आपल्याला सांगितलं तर नेगेटिव्ह एनर्जी आपल्याला कुठेतरी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतो किंवा आपल्याला सॅपरेशनमध्ये आणतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जोड म्हणजे एक आपलं जीवन एक समन्वय सर्वांना मिळून आपण पुढे घेऊन जातो असं एक सुंदर एक्झाम्पल त्यांनी दिलं तर आता घेऊया एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर परत बालासाहेब यांना आपण ऐकूया आपण ऐकत आहेत Radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लोटा करारे रे राष्ट्रभक्ती निस्वार्थ करारे रे एकजुटीने कार्य कराया देशाचे या साथी बना अनसाथ करारे रे मातृभूमी ही आज पुकारे जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे मातेच्या पायाशी हे ज्ञानाची स्फुल्लिंग मनांचे पेटून उठले स्वाभिमानाचे हे कुंड मनाचे मग धग धगले तोडी हे दास्य आता साही कोणा देश हा आमचा स्वातंत्र्याचा आमचा बाडा नमस्कार आपण ऐकत आहेत Radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत या कार्यक्रममध्ये आजचे आपले खास पाहुणे बालासाहेब घोरपडे आहे त्यांच्याशी आपण बोलतो आहे सकारात्मक ऊर्जा आणि पॉझिटिव्ह थिंकिंगवरती आपण त्यांच्याशी गप्पा करतो आहे विचार घेतो आहे आणि काय एक्झाम्पल त्यांनी फारच सुंदर आपल्याला दिलं की एक रिक्षावाल्याचं आणि कारवाल्याचं जे ॲक्सिडेंट आहे ते आपण एक्झाम्पल ऐकलं तर आपल्या जीवनामध्ये असे काही बरेच गोष्टी घडत असतात आणि आपण त्याच्यामध्ये कुठेतरी शांतीचं आवरण घेऊन किंवा शांत शांतीचा उपयोग केलं तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपण भानगडीतून दूर होऊ शकतो तर असेच काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये येत राहतात आणि आजचे कालाची गरज आहे सकारात्मक चिंतन पॉझिटिव्ह थिंकिंग तर यापुढे आपण परत बालासाहेबांचं एक विचारायचं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी आपल्याला कुठे काम करायला लागेल कसं आपण त्या पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या मनामध्ये आणू शकतो कारण आता काही आपण बघतो जसं तुम्हाला बघितला किंवा हे भिंतीला बघितला किंवा एक कोण मस्ती करत असतात त्यांना बघितलं तर आपले विचार तसंच येतात तर आपण हे पॉझिटिव्ह थिंकिंग कुठून आणायचं बरं <laughs> खूप सुंदर तुम्ही प्रश्न विचारला की हे आणायचं कुठून <laughs> वास्तविक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठून बाहेरून आपल्याला मिळत नाही ते आपल्याच जवळ आहे फक्त आपल्याला वेळेवर त्या गोष्टी वापरता आल्या पाहिजे आणि गुण आणि शक्तींचा जो प्रयोग आहे हा वेळेवर न केल्यामुळं नंतर वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो कोणतीही गोष्ट एक्झाम्पल दिलं जातं की टेबलवरती ग्लासमध्ये पाणी ठेवलेलं आहे ग्लास अर्धा भरलेला आहे तर त्या ग्लासकडे बघताना मी हे पण म्हणू शकतो की ग्लास अर्धा भरलेला आहे जर माझा निगेटिव्ह दृष्टिकोन आहे तर मी म्हणन की ग्लास अर्धा खाली आहे म्हणजे माझ्यामध्ये जशी जशी एक थॉट्सची रचना आहे त्या थॉट्सच्या रचनेनुसार माझा जो संकल्प आणि जे कर्म आणि बोल आहे ते प्रत्यक्षामध्ये येतं एक व्यक्ती अंधा व्यक्ती मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो तर एक सज्जन त्याच्या समोर असतो बघतो की हातामध्ये काठी आहे काठी आहे आणि तो भगवानाच्या दर्शनासाठी चालला आणि त्याला दिसत नाही त्यावेळेला तो सज्जन त्याला म्हणतो की तुझा जाऊन तिथं फायदा काय आहे कारण तुला तर दिसत नाही तर त्यावेळेला तो अंधा व्यक्ती त्या सज्जन व्यक्तीला म्हणतो की कमीत कमी मला जरी नाही दिसलं तरी भगवान मला बघेल <laughs> देव जरी देव, तरी मला बघेल <laughs> हे खूप मोठं माझं भाग्य आहे मी जरी भगवानाला नाही बघू शकलो ईश्वराला नाही बघू शकलो <laughs> तर मंदिरामधला जो ईश्वर आहे तो मला बघेल तर हा झाला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार त्याचा मनामध्ये असंच एक अजून एक एक्झाम्पल आठवतं की एक वेळेला एका आश्रमामध्ये एक व्यक्तीने गाय दान केले भेट केली गुरु आणि शिष्य राहत होते तर त्या तो जो पर्सन आहे त्याच्या मनामध्ये आलं की यांना दुधासाठी गाय होईल तर गाय दान केल्यानंतर शिष्याला खूप खुशी झाली परंतु ते जे गुरुजी होते ते स्थित प्रज्ञ होते त्यांना कोणत्याही गोष्टीचं येणं किंवा जाणं याचा काही परिणाम होत नव्हता अच्छा अच्छा <laughs> तर झालं काय की गाय खूप मस्त होती आणि खूप छान दूध वगैरे द्यायची आठ दिवसानंतर पुन्हा तो व्यक्ती आला ज्या वेळेला गाय दिली त्यावेळेला यांना खुशी झाली की गाय आली दूध वगैरे मस्त मिळतं आठ दिवसानंतर तो व्यक्ती आला आणि गाय घेऊन गेला अच्छा गाय घेऊन गेल्यानंतर शिष्याला प्रश्न पडला शिष्य हैराण झाला आणि गुरुजीकडे जाऊन म्हणला की गुरुजी कमाल का व्यक्ती आहे <laughs> गाय दिली दान दिली आणि दान दिलेली वस्तू तो पुन्हा परत घेऊन गेला किती कमाल का व्यक्ती आहे त्यावेळेला गुरुजी म्हणतात अरे किती चांगलं झालं रोज तिला चारा आणणं तिचं गोबर उठवणं हे किती आपल्याला कष्ट करावं लागायचे तर <laughs> झंझटामधून मुक्ती झाली आता गोष्ट बघा की पहिली ती पॉझिटिव्ह वाटली आणि तीच गोष्ट ज्या वेळेला गाय ते घेऊन गेला तो मालक त्या वेळेला त्याच्या गुरुजीची अवस्था आहे ती एकदम न्यूट्रल होती न्यूट्रल त्यांना त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी बघितली की बाबा गाय घेऊन गेली म्हणजे आम्हाला काय लॉस नाही झाला आमचं जे दररोजचं याच्यामध्ये जो टाईम जात होता ते आपल्याला तो वाचला वाचला तो आपण दुसरीकडं आपण देऊ शकतो म्हणजे आपण जर बघितलं आपल्या जीवनामध्ये काही अशा घटना घडतात की जिथं आपल्याला वाटतं की खूप आता अंधकार आहे आणि त्याच्यामधून आपण बाहेर निघू शकत नाही परंतु जीवनामध्ये प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला अंधकार आहे अंधकारनंतर प्रकाश जरूर आहे जसं रात्रीनंतर <laughs> दिवस येणारे निश्चित आहे असं जिथं दुःखाची घडी आहे तिथं सुखाची घडी निश्चित आहे कोणतीही चीज ह्या विश्वामध्ये परमनंट राहत नाही आज समजा तुमच्या समोर गरिबी आहे उद्या श्रीमंती येऊ शकते आज श्रीमंत आहे तुम्ही उद्या गरीब पण होऊ शकतात म्हणजे आपल्याला सकारात्मक जी शक्ती आहे एक स्टेबल माइंड जे म्हणतो आपण की एक स्थिर मन ठेवण्यासाठी खूप एक महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला सकारात्मक चिंतन करण्याची जी कला आहे ती एक देते दुसरी गोष्ट की दुसऱ्यांकडे बघण्याचा ज्या वेळेला आपल्याला दृष्टिकोन आपला सकारात्मक होतो समजा एखादा व्यक्ती आपल्या गुण आणि विशेषता यांना न बघता निगेटिव्हिटी बघतो की तू हे करू शकत नाही तुझ्यामध्ये ही क्वालिटी नाही आहे घरामध्ये आपण बघतो कधी कधी आई वडील चिडून मुलांना म्हणतात की एवढं आम्ही तुझ्यासाठी करतोय परंतु तू सारा टाइम वेस्ट करतोय तू काहीच करणार नाही तुझं काही भविष्यच नाही तू जन्माला नसता आला तर बरं झालं असतं काही काही असे बरेच शब्द कधी क्रोधामध्ये असं वापरतात परंतु आई वडिलांनी हा विचार वेळोवेळी करायला पाहिजे की ज्या वेळेला तुमचे थॉट्स त्या मुलाकडे जातात तर तुमच्यापासून दुरावला जातो ज्या वेळेला निगेटिव्ह थॉट्स तुम्ही त्याला देतात तर त्याचं जे प्रेम आहे तुमच्या कमी होतं कमी होत जातं त्याला हीन भावना पैदा होते की माझ्याविषयी यांच्या मनामध्ये प्रत्येक वेळेला असेच विचार आहे त्याच्याऐवजी जर तुम्ही त्या मुलाचं जर सकारात्मक चिंतनद्वारे मोटिव्हेशन जर केलं की अरे तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे तू हे बनू शकतो एक जर व्हिजन बोर्ड त्याच्या रूममध्ये जर लावलं की तू इतके पर्सेंटेज घेऊ शकतो काहीच तुला अवघड नाही तुला सर्व काही अवेलेबल आम्ही करून देतो खेळामध्ये जर इंटरेस्ट आहे तर तू सचिन तेंडुलकर सारखं बनू शकतो एखादा जर गायक हे आवाज त्याचा सुंदर आहे तर त्याच्यासारखं तू बनू शकतो त्याच्यामध्ये तू स्वतःला ज्या वेळेला तो त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देईल त्यावेळेला निश्चित तो ते टार्गेट प्राप्त करू शकतो म्हणजे आपण व्यवहारामध्ये असताना जर कोणी खालावलेला आहे विचारानं नैराश्यामध्ये आहे तणावामध्ये आहे तर त्यावेळेला आपण जर त्याला त्या परिस्थितीमधून जर उठवायचं असेल तर हे सकारात्मक विचार जे आहे की तुझ्यामध्ये सर्व गुण आणि शक्ती आहेत अवेलेबल तुला कुठून आणायच्या नाही आहे खरेदीने करून आणायच्या किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या तुला दुकानामध्ये नाही मिळणार तुझं आहे तुझं पाशी पर तू जागा चुकलाशी <laughs> तुझं आहे त्या शक्ती आणि गुण तुझ्यामध्ये आहे फक्त त्याला तुला इमर्ज करायचं आहे म्हणून ज्या वेळेला रामायणामध्ये दृष्टांत दिला जातो की ज्या वेळेला समुद्र पार करायचा होता त्यावेळेला हनुमानला काय केलं फक्त एक आपल्या गुण आणि शक्तींची आठवण करून दिली की तू सूर्यपुत्र आहे तू सूर्याला तू टच केलेला आहे तू सूर्याला जिंकायला गेला होता हे समुद्र लागणं तुझ्यासाठी काहीच नाही <laughs> किंवा महाभारतामध्ये जर आपण बघितलं श्रीकृष्ण आणि अर्जुनचा जो संवाद आहे त्यामध्ये ज्या वेळेला अर्जुन युद्धाच्या मैदानामध्ये काका चाचा मामा हे संबंधी ज्या वेळेला त्यानं बघितलं त्याचा मोह जागृत झाला परंतु श्रीकृष्णानं ज्या वेळेला त्याला सांगितलं की हे सब पिछले जन्म में तुम्हारे कौन थे हे तुमको पता नाही <laughs> तुला आठवण पण नाही आणि पुढल्या जन्मामध्ये तुझे कोण असणार हे पण तुला आठवण माहीत नाही <laughs> मग हा जो मोह आहे हा मोह काय कामाचा आणि ज्या वेळेला मोहाची पट्टी ज्या वेळेला दूर झाली त्यावेळेला त्यानं धनुष्य वापरला म्हणजे आपल्याला व्यवहारामध्ये एकमेकांना मोटिवेट करण्यासाठी हे जे पॉझिटिव्ह विचार आहे किंवा आपण आपल्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत शिवाजी महाराज लोक म्हणतात की त्यांनी फक्त जिजामातेंनी शिवाजी महाराजांना एक संकल्प दिला की तुला इथं भगवा फडकवायचा बस तुझ्यामध्ये ते गुण आहेत फक्त तुला इथं भगवा फडकवायचा हिंदवी स्वराज्याची तुला स्थापना करायची आता मला सांगा एका मातेच्या बोलामुळं त्यांच्यामधली जी शक्ती आहे ती जागृत झाली जागृत त्यांनी काय कुठून आणली का नाही ऍक्च्युली प्रत्येक आत्म्यामध्ये ह्या गुण आणि शक्ती आहे फक्त त्याला त्याला जागृत करायचं आणि जागृत केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही त्याला प्रॅक्टिकली व्यवहारामध्ये आणता त्यावेळेला तो जो प्रत्यक्ष फळ आहे ते आपल्याला कर्मामधून दिसून येतो आणि म्हणून त्यांनी आज इतिहास बनवलेला आहे जे काही आज इतिहास बनलेला आहे अशाच महान लोकांनी बनवल्या की त्यांनी संकल्प घेतला आणि त्याची पूर्तता केली त्यांनी मागं वळून पाहिलं नाही बालासाहेब फारच सुंदर विचार तुम्ही प्रकट केला आणि आजचे कालाची गरज म्हणजे सकारात्मक चिंतन आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला जीवन जगण्यासाठी एक इतिहास घडवण्यासाठी आपल्याला मदत करते फारच सुंदर एक्झाम्पल्स तुम्ही दिला रामायण महाभारत आणि शिवाजी महाराजांचं एक्झाम्पल दिला आणि कुठेतरी मला असं विचारायचं होतं की कुठून आणायचं विचार तर आता माहिती पडलं की कुठून आणायचं नाही परंतु एक संकल्प आहे संकल्प केल्याने ते सिद्ध होतो आणि ते आपण आतूनच आपल्याला निर्माण करायला लागेल आणि प्रत्येक गोष्टी आपण बघतो तर दोन दोन्ही गोष्टी असतात की तुम्ही त्याला पॉझिटिव्ह बघता किंवा नेगेटिव्ह बघता हे तुमच्या मनाचे पहिले प्रश्न आहे आणि तुम्ही जर प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह घेऊन पॉझिटिव्ह विचार करणार तर तुम्हाला पॉझिटिव्ह दिसणार सर्व आणि तुम्ही नेगेटिव्ह विचार केला तर नेगेटिव्ह होणार तर तुमच्या मनाचा हा खेळ आहे आणि तुम्ही मनात जर नेहमी असं एक विचार केलं की मी पॉझिटिव्ह थिंकिंग करणार पॉझिटिव्ह विचार करणार तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बनणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही फक्त तुम्हाला आपला मनापाशी संबंध जोडून किंवा मनाला आपण चांगले विचार देत राहिलं तर आपल्या जीवनामध्ये आपण सकारात्मक बनू शकतो तर आजचे या एपिसोडमध्ये एवढंच परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये बालासाहेबांना खूप खूप धन्यवाद आजच्या एपिसोडमध्ये त्यांनी आपल्याला सकारात्मक चिंतनबद्दल एक्झाम्पल देऊन कसं करता येईल कसं बघता येईल कसा दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा आणि त्याच्यामध्ये कितीतरी इतिहासच्या जे घटना आहेत तेही आपण त्यांच्याकडून ऐकलेत त्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद चला मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच परत भेटूया नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा Radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या जाची तुझा कानी जाई हे तरी देवा सर भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई व वाळून उधळतो जी माय बापा योरी पेटला खेळ मांडला